ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय तिसरा यम आणि यमदूतांचा संवाद राजाने विचारले ऋषीवर्य सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंताच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्याच्या दूताचा अपमान केला जेव्हा त्याच्या दूतानी अजामेळाचा व्रतांत सांगितला तेव्हा तो ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाला कोणीही धर्मराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही मुनिवर्य याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही असे माझे मत आहे तेव्हा शुकाचार्य म्हणाला परीक्षिता जेव्हा भगवंताच्या पार्षदांनी यमदूतांच्या कामात अडथळा आणला तेव्हा त्या लोकांनी संयमनी पुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले यमदूत म्हणाले प्रभो पाप आणि पुण्य किंवा मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे संसारातील जीव करीत असतात या जीवाना त्या कर्मांचे फळ देणारे शासक जगात किती आहेत जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील तर कुणाला सुख किंवा दुःख मिळावे आणि कुणाला मिळू नये हे कोण ठरवणार जगात कर्म करणारे अनेक असल्या कारणाने जर त्यांचे शासकही अनेक असतील तर त्या शासकांचा अधिकार नाममात्रच राहील जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाममात्र सामंत असतात तसा म्हणून आम्हाला वाटते की आपण एकटेच सर्व प्राणी आणि देव यांचे अधिशूर आहात आपणच मनुष्यांच्या पाप पुण्याचा निर्णय करणारी दंड देणारे आणि शासक आहात जगामध्ये आजपर्यंत कुठेही आपण दिलेला दंड मोडला गेला नाही परंतु यावेळी मात्र चार अद्भुत सिद्धांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे आपल्या आज्ञेने आम्ही एका पापी माणसाला यातनाग्रहाकडे नेत असताना त्यांनी बळजबरीने आपला फास तोडून त्याला सोडवले त्या अजामिळाच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच भिवू नकोस असे म्हणत ताबडतोब जे तिथे येऊन पोहोचले त्यांचे रहस्य आम्ही आपल्याकडून जाणू इच्छितो ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तर सांगावे श्रीशुक म्हणाला जेव्हा दूताने असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरीच्या चरणकमलाचे स्मरण करीत त्यांना म्हणाले यमराज म्हणाले माझ्या व्यतिरिक्त आणखीही एकजण या चराचर जगताचे स्वामी आहेत हे संपूर्ण जग त्यांच्यामध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करतात हे सर्व जगत नाकात व्यसन घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या अधीन आहे जसे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोऱ्यांनी बांधून नंतर त्या दोऱ्या एका मोठ्या आडव्या दोराने बांधतो त्याचप्रमाणे भगवंताने सुद्धा वर्ण आणि आश्रम अशा लहान लहान नावाच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना मोठ्या दोराने बांधून ठेवले आहे अशा प्रकारे सर्व जीव नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेली भयभीत होऊन भगवंतानाच आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत मी इंद्र निवृत्ती वरुण चंद्र अग्नी शंकर वायू सूर्य ब्रह्मा वारा बारा आदित्य विश्वदेव विश्वेदेव आठ वसु साध्य एकोणपन्नास मरुद्गण सिद्ध अकरा रुद्र रजोगुण तमोगुण विरहित भृगु इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वच्या सर्व सत्वप्रधान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहोत आम्ही कोणीही भगवंताची लीला जाणत नाही तर इतरांविषयी काय सांगावे दुतानो ज्याप्रमाणे घट पट इत्यादी पदार्थ आपल्याला पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत नाहीत त्याचप्रमाणे अंतकरणात साक्षीरूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी इंद्रिय मन प्राण हृदय किंवा वाणी यासारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही ते प्रभू सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत त्याच मायापती पुरुषोत्तमाचे बहुधा त्यांच्याच सारखे मनोहर रूप गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात भगवान विष्णूच्या देवानाही पूजनीय अशा अतिशय अलौकिक पार्षदांचे दर्शन दुर्लभ आहे ते भगवंताच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूपासून माझ्यापासून आणि अग्नी इत्यादी संकटापासून नेहमी सुरक्षित ठेवतात साक्षात भगवंतांनी निर्माण केलेला धर्म ऋषी देव किंवा सिद्धगण ही जाणत नाहीत तर मग मनुष्य विद्याधर चारण असुर वगैरे कसे जाणू शकतील भगवंताने निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध गोपनीय आणि कळण्यास कठीण आहे जो हा धर्म जाणतो तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो भागवत धर्माचे रहस्य ब्रह्मदेव देवर्षी नारद भगवान शंकर सनतकुमार कपिलदेव स्वयंभू मनु प्रल्हाद जनक भीष्म पितामह बली शुकदेव आणि मी असे आम्ही बाराच जण जाणतो या जगामध्ये जीवांसाठी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे की त्यांनी नामसंकीर्तनादी उपायांनी भगवंताच्या चरणाविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा प्रिय दुतानो भगवंताच्या नामोच्चाराचा महिमा तर पहा पापी सुद्धा ज्याच्यामुळेच मृत्यूपाशातून सुटला भगवंताचे गुण लिला आणि नामांचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्याच्या पापाचा संपूर्णपणे नाश करते हे काही त्याचे फार मोठे फळ नाही कारण अत्यंत पापी अशा आजामेळाने मरतेवेळी अस्वस्थ असताना आपल्या पुत्राचे नारायण नाव वसे उच्चारले पण एवढ्यानेच त्याला मुक्तीसुद्धा मिळाली भगवंताच्या मायेने मोहित झालेली विद्वानांची बुद्धी स्वर्गादी गोड फळांचे वर्णन करणाऱ्या वेदवाणीत आसक्त होते त्यामुळे यज्ञयागादी मोठमोठ्या कर्मांचे त्यांना महत्त्व वाटते आणि या सोप्या भगवन्नामाचा नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाहीत हे किती खेदाची गोष्ट आहे बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतामध्येच अंतकरणपूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात ते माझ्या दंडाला पात्र नाहीत जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले तरी भगवंताचे गुणगान ते तात्काळ नष्ट करते जे समदर्शी साधू भगवंतानाच शरण जातात त्यांच्या पवित्र चरित्राचे मोठमोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गातात दुतानो भगवंताची गदा नेहमी त्यांचे रक्षण करते तुम्ही त्यांच्या जवळही जाऊ नका आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंदाच्या चरणारविंदाच्या मकरंदाचे पान करतात जे अभक्त त्या दिव्य रसाला विनमुख होऊन नरकाचा मार्ग असलेल्या घराधिकांचा लोभ धरतात त्यांना माझ्याकडे खुशाल घेऊन या ज्यांची जीभ भगवंताचे गुण आणि नाम यांचा उच्चार करीत नाही ज्यांचे चित्त त्यांच्या चरणारविंदांचे चिंतन करीत नाही आणि ज्यांचे मस्तक एक वेळ सुद्धा श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करीत नाही त्या भगवत सेवा विनमुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या माझ्या दूताने भगवंताचा जो अपराध केला त्याची पुराण पुरुष भगवान नारायण क्षमा करतो अज्ञाने असले तरी हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठ्या अपराधालाही भगवंतानी क्षमा करणे हेच योग्य आहे त्या सर्वव्यापी प्रभूंना नमस्कार असो परीक्षिता म्हणून तू असे समज की मोठमोठ्या सुद्धा पापांचे खात्रीचे प्रायश्चित म्हणजे जगाचे कल्याण करणारे भगवंताचे नामसंकीर्तन हे होय जे लोक भगवंताच्या उदार चरित्राचे वारंवार श्रवण कीर्तन करतात त्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते तशी क्रच्छ चांद्रायनादी व्रतानी होत नाही जो मनुष्य श्रीकृष्णाच्या चरणारविंदाचा लोभी भ्रमर होतो तो स्वभावताच मायेच्या अधपतन करणाऱ्या दुःखदानी पहिल्यापासूनच सोडलेल्या विषयांमध्ये पुन्हा रममान होत नाही परंतु कामनानी ज्याची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे तो आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणारी रूप कर्मच करतो परीक्षिता जेव्हा यमदूतानी आपल्या स्वामींनी सांगितलेला भगवंताचा असा महिमा ऐकला तेव्हा त्या प्रसंगाचे स्मरण होताच त्यांच्या आश्चर्याला शिमा राहिली नाही तेव्हापासून ते धर्मराजाच्या वचनावर विश्वास ठेवून आपला नाश होईल या शंकेने भगवंताचे आश्रित असलेल्या भक्तांजवळ जात नाहीत एवढेच काय ते त्यांच्याकडे नजर वर करून पाहण्यासही भितात हा गोपनीय इतिहास आहे मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरीची पूजा करणाऱ्या भगवान अगस्त्यानी तो मला सांगितला होता या ठिकाणी तिसरा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू